मित्रांनो कुठलाही ऐतिहासिक चित्रपट किंवा ऐतिहासिक मालिका बनवताना व्यावसायिक दृष्टिकोन हा ठेवावाच लागतो कारण खूप साऱ्या लोकांची मेहनत वेळ आणि प्रचंड पैसा या निर्मितीमध्ये गुंतलेला असतो मनोरंजनासाठी काही काल्पनिक भाग प्रसंग आणि पात्र अशा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये टाकणं ही निर्मात्यांची दिग्दर्शकांची गरजच असते नुकताच तानाजी द अनसंग वॉरियर हा अतिशय सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला आपल्या समस्त मराठी लोकांसाठी अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय असणाऱ्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं बलिदान संपूर्ण भारतासमोर मांडलं गेलं त्याबद्दल निर्मात्यांचं दिग्दर्शकांचं कलाकारांचं आणि ह्या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत गुंतलेल्या प्रत्येकाचं अगदी मनापासून आभार आता या ऑडिओत मी केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून या चित्रपटाची ऐतिहासिक मीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहे हा विषय मला सुचवला ते माझ्या चॅनलचे चाहते श्री अभिषेक जावके यांनी त्याबद्दल अभिषेक यांचे आभार तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाला ढोबळ मानानं काही प्रश्न पडतात जसं की उदयभानचा दाखवलेला पूर्व इतिहास कितपत खरा आहे नागिन तोप खरच होती का शिरेढोंचं प्रकरण खरंच अस्तित्वात होतं का चुलत्या आणि पिसाळ ही पात्र खरंच होती का उदय भानचं कमलादेवीवर दाखवलेलं एकतर्फी प्रेम खरंच होतं का कमलादेवीची आणि तिच्या भावाची कहाणी खरी आहे का खरोखर तानाजींना उदेभानानं कैदेत टाकलं होतं का आणि राजपुतांच्या मदतीनं तानाजी कैदेतून सुटले होते का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पडतो की तानाजी आणि उदयभानची शेवटची लढाई नेमकी कुठल्या प्रकारानं झाली होती तर चला आपण ह्या ऑडिओमध्ये ह्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न करूया पण त्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की भान आणि ह्या संपूर्ण गड आलापण सिंह गेला प्रकरणाबाबत आपल्याला असणारी लिखित माहिती अगदीच मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे त्यामुळे नाईलाजानं आपल्याला आधार घ्यावा लागतो तो पारंपरिक पोवाडे आख्यायिका ऐतिहासिक कादंबऱ्या आणि तुरळक बकरींचा त्यामुळंच ह्या ऐतिहासिक मीमांसेला मी खरा इतिहास न म्हणता फक्त प्रयत्न म्हणेल या ऑडिओसाठी मी मुख्य आधार घेतला आहे तो शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आणि इतर शिवशाहीरांच्या तानाजीवरच्या पोवाड्यांचा मित्रांनो याबाबत मी लिखित ऐतिहासिक विश्वसनीय माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण फारशी माहिती मला उपलब्ध झाली नाही पण जी काही तुरळक माहिती मिळाली ती अतिशय मनोरंजक आहे तर पहिला विषय घेऊया की उदयभानचा पूर्व इतिहास मित्रांनो उदयभानची हत्तीची लढाई आणि त्यानं आलमगीर औरंगजेबाचं केलेलं रक्षण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर त्याचा बाकी इतिहास बऱ्यापैकी खरा आहे उदयभानचं मूळ नाव उदयसिंग राठौर असं होतं तो मेवाडचे राजे महाराणा जगतसिंगाच्या पदरी असणाऱ्या एका राजपूत सरदाराचा दासीपुत्र म्हणजे अनौरस पुत्र होता अत्यंत शूर आणि क्रूर महत्वाकांक्षी होता तो राजघराण्यातल्या मुलांना तलवारबाजीचं प्रशिक्षणही द्यायचा औरंगजेबाच्या अंगरक्षक दस्त्यात त्याची नेमणूक मिर्झा राजे जयसिंगांच्या शिफारसीवरून करण्यात आली होती उदय हत्तीशी दिलेली झुंज ही येसाजी कंकांनी भागानगरच्या कुतुबशाह समोर केलेल्या हत्तीच्या झुंजीवर आधारित आहे ती एक घुसडलेली कहाणी आहे तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटेल की तानाजी चित्रपटात दाखवलेला उदयभान हा त्या मानानं खूपच सौम्य आहे उदयभानचं विविध पोवाड्यांमधलं वर्णन ऐकून असं वाटतं की तो फारच सैतानी आणि क्रूर होता त्यानं एक फार मोठा जनानखानाच कोंढाण्यावर वचवला होता स्वतःच्या मनोरंजनासाठी त्यानं अनेक सुंदर स्त्रियांना तिथं आणून ठेवलं होतं उदयभान हा अत्यंत निर्दयी स्वभावाचा होता पण चलाक आणि बुद्धिमान होता पहारा त्याने अतिशय कडक ठेवला होता पहाऱ्यातल्या छोट्याशा ढिलाईला सुद्धा तो भयंकर कडक सजा द्यायचा चापकानं फोडून काढायचा किंवा सरळ कडेलोटही करायचा त्याच्या अत्याचारांच्या सुरस कथा अनेक पवाड्यांमधून वर्णन केलेल्या आहेत औरंगजेबाची मर्जी संपादन करण्यासाठी आणि दासीपुत्र असल्यानं इतर राजपुतांकडून त्याला मान सन्मान मिळत नसल्यानं त्यानं इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आपल्या पोवाड्यामध्ये उदयभाननं आपला धर्म बदलल्याचा उल्लेख करतात त्याचं पूर्वीचं नाव उदयसिंग राठोड बदलून उदयभान ठेवण्यात आलं असं सांगतात मित्रांनो दुसरा प्रश्न मनात उभा राहतो की कमलादेवीची कथा खरी आहे का मी ऐकलेल्या जवळपास प्रत्येक पोवाड्यात ही कथा सांगितली गेली आहे की ज्यात राजकुमारी कमलादेवीचं अपहरण करून उदे भानानं आणलं होतं एका पोवाड्यात तर असाही उल्लेख आहे की स्वतः जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना असा आदेश दिला होता की त्या सैतानी उदय भानानं कमलादेवीला भ्रष्ट करण्या अगोदर तिची सोडवणूक करा काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की पूर्वी कमलादेवीला शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण द्यायचा तिच्यावर त्याचं एकतर्फी प्रेम होतं पण तो दासीपुत्र असल्यामुळं तिनं त्याला नकार दिला होता आणि मग भानानं स्वतःचा धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तिच्या पतीच्या राज्यावर आक्रमण केलं या लढाईत कमलादेवींचे पती धारातीर्थी पडले पतीच्या निधनानंतर जेव्हा कमलादेवी चितेवर बसून सती जाण्याची तयारी करत होती तेव्हा उदय भानानं तिला अक्षरशः चितेवरून उचलून आणून स्वतःच्या कैदेत ठेवलं होतं आणि ह्याच कारणामुळं उदयभानबद्दल कोंढाण्यावरच्या राजपूत सरदारांना उदयभानबद्दल राग होता आणि त्यांनी आतून तानाजींची मदत केली राजकुमारी कमलादेवींचा बऱ्याच पोवाड्यांत आणि आख्यायिकांमध्ये कमळा कमळा कुमारी कमलादेवी असा उल्लेख आल्यानं तसंच समकालीन घटनांचा अभ्यास केला असता आपल्याला हे आढळून देतं की ह्या कमलादेवींच्या कथेत नक्कीच तथ्य आहे आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कमला देवींनी तानाजींना मदत केली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही कदाचित कमला देवीनं पागल सैतानी उदे भानला दिलेला लग्नासाठीचा होकार हा तानाजींच्याच योजनेचा एक भाग असू शकतो तिसरा प्रश्न आहे नागिन तोप तिचा प्रवास आणि शिरेढोणवरचा हल्ला मित्रांनो ही एक पूर्णपणे काल्पनिक कथा आहे या नागिन तोपीची मूळ कल्पना शेलारखिंड या बाबासाहेब पुरंदरेंच्या काल्पनिक कादंबरीवरून उचलण्यात आली आहे अजिंक्य देव यांचा सर्जा चित्रपट ह्याच कादंबरीवर आधारित होता बुरहानपूर ते सिंहगडच्या रस्त्यावर जिच्यापासून जवळपास जाता येईल अशी नावा चालवण्यासाठी योग्य अशी एकही नदी नाही बुरहानपूर जवळ असणाऱ्या दोन पहाडांच्या मधून वाहणाऱ्या वेगवान तापी नदीतून येण्याचा मूर्खपणा उदयभान नक्कीच करणार नव्हता औरंगजेबची कोंडाण्याला दक्षिणेची राजधानी बनवण्याची कहाणी सुद्धा काल्पनिकच आहे अहमदनगर जवळचं बहादूरगड आणि औरंगाबाद सारखी सर्व दृष्टीने सोयीस्कर अशी मुघली लष्करी ठाणी असताना बाकीच्या ठिकाणांची दख्खनच्या राजधानीकरता निवड करण्याची औरंगजेबासाठी गरज नव्हती आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःच सोळाशे चा पुरंदरचा तह कोंढाण्यावर हल्ला करून स्वतःच मोडीत काढला होता औरंगजेबाला शिवाजी महाराज पुरंदरचा तह मोडीत काढणार आहेत अशा खबरा लागल्या होत्या म्हणूनच त्यानं कडक अशा उदेबांची नेमणूक कोंडाण्यावर केली होती आणि ह्या सगळ्या कारणांमुळे साहजिकच तानाजी चित्रपटात दाखवलेली पिसाळ आणि चुलत्या ही पात्रही आपोआप काल्पनिक ठरतात कारण मुळात या पात्रांची निर्मितीच नागिनीचा प्रवास आणि शिरडोनच्या कथेसाठी केलेला होता आणखी एक प्रश्न उभा राहतो की खरोखर तानाजींनी उदेभानला कैद केलं होतं का तानाजी खरोखर गडावर गेले होते का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे तानाजी नक्कीच कोंढाण्यावर त्याची टेहळणी करण्यासाठी गेले होते पण त्यांना कैद केलं गेलं नव्हतं किल्ल्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याची टेहळणी करणं गरजेचंच होतं म्हणून तानाजी एका गोंधळ्याच्या वेशात गडावर जाऊन आले होते याचा उल्लेख जवळपास प्रत्येक पोवाड्यात आढळतो आणि ते जास्त तर्कसंगतही वाटतं स्वराज्याचे सुभेदार ह्या नात्यानं तानाजींचे या भागातल्या कोळी धनगर रामोशी आणि इतर समाजांशी अतिशय घनिष्ठ संबंध होते त्यामुळेच तानाजींसाठी सिंहगडावर जाऊन त्याची टेहळणी करून परत येणं ही काय फार अवघड गोष्ट नव्हती राजकुमारी कमलादेवी आणि किल्ल्यावरच्या राजपूत सैनिकांनी तानाजींना मदत केली असण्याची दाट शक्यता आहे पण तानाजीच्या कैदेची आणि सुटकेची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तानाजी आणि उदेभानची शेवटची लढाई नेमकी कशी झाली मित्रांनो आपण सर्वांनी लहानपणापासून गड आला पण सिंह गेला या कथेत असं ऐकलं आहे की उदय भानच्या सोबतच्या लढाईत तानाजींची ढाल तुटल्यामुळं त्यांच्यावर अनेक वार होऊन ते धारातीर्थी पडले पण त्याही परिस्थितीत तानाजींनी उदय भयंकर जखमी केलं होतं सुभेदार तानाजी पडल्यामुळं मावळ्यांचं धैर्य खचलं आणि ते परत पळून जाऊ लागले तेव्हा सूर्याजींनी आणि शेलार मामांनी कड्याचे दोर कापून टाकले आणि ते म्हणाले तुमचा बाप तिकडे मरून पडलाय आणि तुम्ही सारखे पडताय आम्ही कड्यावरचे दोर कापून टाकले एकतर कड्यावरून उड्यात टाकून मरा नाहीतर माघारी वळून लढून मरा मावळे माघारी फिरले आणि मग शेलार मामांनी उदेभानला कंठस्नान घातलं मित्रांनो बऱ्याच ठिकाणी ह्याच कथेशी मिळती जुळती वर्णनं सर्वत्र आढळतात तर काही अपवादात्मक ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की सुभेदार तानाजी आणि उदयभान हे एकमेकांशी लढता लढता धारातीर्थी पडले ते दोघंही एकाच वेळी जमिनीवर पडले मी एका पोवाड्यात तर असा विलक्षण उल्लेख ऐकला आहे की जो ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो हातात ढाल नसल्यामुळं तानाजी उदयभानाच्या वारामुळे खाली पडले नालायक उदयभाननं तानाजींना त्या अवस्थेतही लात मारली हे पाहून शेलार मामांच्या अंगाचा अगदी संताप झाला सत्तर ऐंशी वर्षांचे खवळलेले शेलार मामा उदयभानला भडव्या हरामखोर म्हणून शिव्या देत त्याच्या अंगावर धावून गेले शेलार मामांनी आपल्या दानपट्ट्याच्या एकाच फटक्यात उदयभानला खाली लोळवलं आणि शेलार मामा त्याच्या छाताडावर चढून बसले संतापलेल्या शेलार मामांनी भानच्या नड्याला आपल्या दातांनी चावून फोडले कोंढाण्यावर भगवा झेंडा फडकावल्यानंतर मावळ्यांनी तिथं गवताची गंजी पेटवून राजगडाला मोहीम पत्ते झाल्याचा इशारा दिला तानाजींच्या रक्तबंबाळ मृतदेहाला पालखीनं घेऊन राजांच्या भेटीसाठी राजगडावर नेण्यात आलं राजे मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते पण सर्वांचा सुखसुकाट आणि शांतता पाहून त्यांच्या मनात पाल चुकली जेव्हा पालखीचा पडदा दूर सारून महाराजांनी आपल्या बालसवंगड्याला आपल्या लाडक्या ताण्याला पाहिलं तेव्हा ते त्याची अवस्था पाहून अगदी लहान मुलासारखे डससा रडले गड आला पण माझा सिंह गेला असं वाहत्या डोळ्यांनी म्हणाले आपल्या गळ्यांतली राजकवड्यांची माळ त्यांनी तानाजींच्या गळ्यात घातली मित्रांनो माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया मला कळवा इतर काही संदर्भ आणि माहिती आपल्याकडे असेल तर जरूर शेअर करा नरवीर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे शेलार मामा आणि त्या शेरदिल मावळ्यांना माझा मानाचा मुद्रा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद